श्रीराम समर्थ पंचिका चौथी समास पाचवा पंच प्रलय प्रकार आता प्रलयाचे स्वरूप आहे का तो पाच प्रकारचा आहे ते पाच प्रकार एकमेकांहून कसे भिन्न आहेत ते आता सांगण्यात येईल पिंडामध्ये दोन प्रकारचे प्रलय असतात त्यापैकी निद्रा हा एक प्रकार असून मरण हा दुसरा प्रकार आहे झोपेच्या काळात कल्पना प्रलय काळातल्या प्रमाणेच लय पावत असते दुसरा प्रकार म्हणजे प्रारब्धाचा भोग संपताच प्राणांचा वियोग होऊन मरण येते तो होय मग नंतर लिंगदेहाच्या आरोपामुळे नवीन जन्म प्राप्त होतो त्याप्रमाणेच ब्रह्मांडातही दोन प्रलय असतात पहिला प्रलय पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या जगाचा संहार होतो तेव्हा होतो आणि पंचभूतांचा मूळ मायेसह जेव्हा संहार होतो तेव्हा दुसरा प्रलय होतो त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्षे उलटताच कृतादी चार युगांची समाप्ती होते त्याला एक पर्याय म्हणतात असे एक हजार पर्याय होताच ब्रह्मदेवाचे चार प्रहर होतात हे चार प्रहर व्यापार म्हणजे नित्याचे उद्योग करून तो थकतो आणि मग तेवढाच काळ तो निद्रा घेतो त्यावेळी स्थावर जंगम सर्व पदार्थ लयाला जातात मग सर्व पृथ्वी जलमय होऊन जाते आणि देवतांचे समुदाय वायुरूप धारण करून वावरू लागतात तेव्हा ते जल स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांना व्यापून टाकण्या इतके उसळते मग निद्रेचा काळ संपताच ब्रह्मदेव जागा होतो सर्व ब्रह्मांड जलमय झालेले पाहिल्यावर ब्रह्मदेव ते सर्व जल पिऊन टाकतो आणि मग सूर्य इत्यादी देव प्रकट होऊ लागतात त्यानंतर जीवसृष्टीची पुन्हा उत्पत्ती होते पूर्वकर्माची पुन्हा उत्पत्ती होते मग ते जीव पूर्वीप्रमाणेच व्यापार करू लागतात या प्रलयाला दैनंदिन प्रलय असे म्हणतात कारण तो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतो या प्रलयामध्ये सर्व जीवांचा नाश होतो आता महाप्रलयाचे स्वरूप कसे असते ते पाहू या महाप्रलयात शंभर वर्षेपर्यंत पाऊस पडत नाही त्यामुळे सर्व जीवसृष्टीचा संहार होतो सूर्याचा रखरखीतपणा वाढतो त्यामुळे सर्व पाणी आटून जाते सातही समुद्र कोरडे होतात नलाचे म्हणजे सागरातील अग्नीचे तेज वाढते त्या योगे पृथ्वी जळू लागते त्या अग्नीमुळे शेषाचे मस्तकही होरपळून निघते त्यावेळी तो विषाची ज्वाळा उकू लागतो त्यामुळे पृथ्वी जळून खाक होते आणि तिचा लवलेशही शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे शंकराचा तिसरा डोळ्यातील अग्नी भडकतो त्याने पृथ्वीची राख होऊ जाते संपूर्ण मेरू पर्वत जळून जातो देवतांचे सर्व समूह ओसरून जातात त्याबरोबरच सातही लोकांचा एकदम अंत होतो पुढे शंभर वर्षे वृष्टी होऊ लागते सगळीकडे पाणीच पाणी होऊन जाते त्या पाण्याला कोठेही कड नसते पाणी आणि जमीन यांचा जोड म्हणून कुठे दिसत नाही सगळीकडे सीमा नसलेले पाणी भरून जाते पृथ्वीची राख पाण्यात विरघळून जाते ती जणू काही पूर्वी जन्मलीच नव्हती असे होऊन जाते मीठ जसे पाण्यात विरघळून एकरूप होऊन जाते तशी पृथ्वी पाण्याशी एकरूप होते मग महातेज प्रकट झाले त्याने हे सर्व पाणी शोषून घेतले तापलेल्या लोखंडावर पाणी शिंपडल्यावर त्याची जशी अवस्था होते तसा हा प्रकार होतो नंतर <clears throat> दिव्याला पदराने निरोप द्यावा तसा वायू अग्नीला विझवून टाकतो <clears throat> पुढे तो वायूही आकाशाच्या पोटात वितळून जातो आकाशाचे शून्यत्व शब्दगुण व सर्व देवता अहंकारात आणि तमोगुणात विरून जातात तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण हे मूल स्फुरणात लीन होतात त्यावेळी विद्या आणि अविद्या या दोन्ही शक्ती संपूर्णपणे हरवून जातात पाणी आटल्यानंतर त्यात पडणारे प्रतिबिंबही आपोआप राहत नाही त्याप्रमाणे विद्या आणि अविद्या या शक्ती नाहीशा होताच जीव आणि ईश्वर या प्रतिबिंब स्वरूप तत्वांची अवस्था होते ते दोन्ही नष्ट होतात नंतर चंचल स्फुरणही थांबते अहम ब्रह्म हा अहंकारही लय पावतो त्यानंतर जे सर्वत्र व्यापून उरते त्याचे वर्णनच करता येत नाही अद्वैताचे निरूपण द्वैताचा आश्रय केल्याशिवाय कसे करावे शब्दाचा आधार न घेता संकेत कसा करता येईल उपमेचा आश्रय केल्याखेरीज इष्ट अर्थ कसा सांगावा दोरीचा सर्प झाला तो यथार्थ ज्ञानानंतर दोरीतच लय जातो तसाच हा विवर्तवादाचा प्रकार होय ब्रह्मावर मिथ्याभूत विश्वाचा आरोप होतो ते विश्व आता ब्रह्मातच विलीन होते येथे श्रोत्याने आक्षेप घेतला आहे सर्व जर ब्रह्मामध्ये लय पावते तर जीव पुन्हा कसे जन्माला येतात किंवा जीव जन्माला न येताच मुक्त होतात काय अशी शंका मनात जोर धरू लागते त्या शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे झोपेमध्ये मनाची इंद्रि मनादी इंद्रिये संपूर्णपणे नाहीशी होतात तरी सुद्धा जागृतीत ती परत कशी येतात तर जीवांच्या प्रारब्धाने त्यांना परत आणले जाते त्याच नयाने प्रलयानंतर जीवसृष्टीचा पुन्हा जन्म होतो स्वरूपाच्या ठिकाणी प्रारब्ध कसे राहते झोपेत मनादी जसे राहतात तसेच हे प्रारब्ध प्रलयानंतरही राहते ज्ञानाने ते बीज जळून गेलेले नसते तेच अज्ञान होऊन ते जन्माला आलेले असते आता अज्ञान मिथ्या आहे असे कळणे हेच खरे ज्ञान होय अज्ञान मिथ्या आहे असे कळणे यासच ज्ञान म्हटले जाते हे जरी कळले तरी जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत समाधान कसे होईल तुला मिथ्यात्वाचे ज्ञान झाले आणि ब्रह्मज्ञान झाले नाही असे म्हणत असशील तर तुझे अज्ञान नष्ट झाले हे कशावरून म्हणतोस दोरीच्या ठिकाणी अज्ञानामुळे सर्प दिसत होता हे तुला कळले पण दोरीचे ज्ञान झाले नाही असे कसे म्हणतोस त्याचा अर्थ सर्प खोटा आहे हे तुला कळलेच नाही सर्पाचे खोटे पण कळणे हेच दोरीचे ज्ञान होय दोरी खऱ्या अर्थाने कळते तेव्हाच अज्ञानही नष्ट झालेले असते त्यामुळे दोरीच्या ठिकाणचा सर्पाचा आभासही आपोआप वितळतो म्हणजे नाहीसा होतो त्याप्रमाणे अज्ञानाचे निरसन होताच ब्रह्माचे स्वरूप कळते ते ब्रह्म स्वतःच्या अनुभवाने कळते तेव्हाच त्याच्याविषयीचे अज्ञानही हरपते म्हणूनच ज्ञानाने जो पवित्र झाला तोच खरा मुक्त होतो अज्ञान जर शिल्लक राहिले तर त्या अज्ञानाने प्रलय काळ जरी झाला तरी जन्म टळत नाही तेव्हा पाचवा अत्यंतिक प्रलय समजून घेतला पाहिजे हा प्रलय देह अस्तित्वात असतानाच ज्ञान आणि विवेक यांच्या सहाय्याने जाणता येतो मी देह आहे अशी कल्पना केली चैतन्याच्या ठिकाणी जडत्वाची कल्पना केली आणि चित किंवा अचित म्हणजे चैतन्य आणि जड यांचे ऐक्य मानले वेगळा असून दुसऱ्या पदार्थाशी एकरूप होणे याला तादात्म्य असे म्हणतात त्यामुळे स्वतः आत्मा असून तो जीव म्हणून वेगळा होतो आणि त्यामुळे एकदेशी म्हणजे मर्यादित होतो अहंकारामुळे ही गाठ म्हणजे ग्रंथी पडते देह हाच आत्मा अशा दृढबुद्धीने ती गाठ पक्की होते आणि त्यामुळे जन्ममरणाच्या अनेक यातना तो जीव भोगत राहतो अशा वेळी सद्गुरू सत्शास्त्र सत्संग सद्विचार पूर्वपुण्य इत्यादीमुळे अधिकार किंवा पात्रता प्राप्त झाला तरच हा ग्रंथी म्हणजे गाठ सुटतो त्यावेळी आत्म्याला देह मानण्याची बुद्धी नष्ट होते आणि ब्रह्मरूपाची प्राप्ती होऊन स्वानंद भोगणे शक्य होते दृश्य सगळे नाहीसे झाले मायेचे महत्त्व संपले दुजेपणाची भावना पूर्णपणे नष्ट झाली अशा अवस्थेत मरण कोणाला येईल आणि मरणाबरोबर जन्मही तसा शक्य नाही त्या अवस्थेत कल्पनाही शून्य होते डोळ्यांना मृगजळ दिसते त्याप्रमाणे देह प्रारब्धानुसार व्यापार करत असतो तो देह निचेष्टीत आहे की हालचाल करणारा आहे याचे भान तरी कोणाला असते अद्वैतानुभवात असे भान असणेच शक्य नाही आता देह म्हणजे आपणच पण अशी भावना असेल तर त्या देहाबरोबर आपण आलो गेलो अशी वापरणे भाषा वापरणे शक्य होईल पण आपण म्हणजे साक्षात ब्रह्म आहोत असा जर अनुभव असेल तर स्वाभाविकपणे देह इत्यादी मिथ्या ठरतात असा माणूस मरण येण्या अगोदरच मेला म्हणजे त्याची देहात्म भावना नष्ट झालेली असते तो स्वरूपाच्या प्राप्तीच्या सुखाने सुखी झालेला असतो या अवस्थेला आत्यंतिक प्रलय असे म्हणतात मायारूपी मेघ जर जगरूपी जलाचा वर्षाव करत असतात मायेमुळे जगाची निर्मिती होते पण रूपी अपार आकाशाचा मात्र या जलाशी मुळीच संबंध नसतो ते अगदी कोरडे असते मायारूपी मेघ लय पावला काय किंवा मिथ्यात्वाने उत्पन्न झाला काय ब्रह्मरूप आकाशाला खरे पाहता काही लाभ नाही अथवा हानीही नाही इति श्रीमद आगमसारे उपनिषदा तात्पर्यानुसारे पंचप्रलय प्रकारे पंचम समासहा इति पंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ